समश्लोके श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय एकेचाळीसावा श्रीकृष्णाचा मथुरेत प्रवेश ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात अक्रूरस्तविता ऐसे कृष्णाने विश्वरूपते दाविले लोपिले जैसे नटतो बदली रूपे अंतर्धान असे रूप पाहता पातले तिथे बाहेर येऊन कर्म केले निरथी बैसले सस्मित दिसता ना कृष्णाने पुसले असे पाण्यात पृथ्वी किंवा आकाश पाहिले का अक्रूरजी म्हणाले प्रभो पृथ्वी जला मध्ये अद्भुत नाभिचे हिते सर्वची तुझी आरूपी प्रत्यक्ष पाहिले असे अद्भुत ते वड्या वस्तू पाहतो तुझी आरूपी मग मी सलिला मध्ये वेगळे काय पाहतो गादिनी नंदने ऐसे बोलता हा केला रथ ढळता दिन तो गेले पुरी सर्वते मार्गात स्नान स्थानी ते मथुरावासी भेटले हर्षले पाहता न त्यांची पापणी हले नंद बाबा दिते सारे आधीच पोचले तिथे पुराच्या द्वारी ते सर्व वाट पाहात थांबले तयांच्या पाशी कृष्णे अक्रूर हात ते स्वये हातात धरले आणि विनये बोलला असे काका प्रथमः तुम्ही न्यावा रथपुरा घरी नगरा पाहण्या पायी येतो आम्ही इथो निची अक्रूरजी म्हणाले प्रभो तुम्हा विना मी तो नगरी जाऊ ना शके स्वामी मी आपुला भक्त न सोडा मजला असे या चला बळीनी तुम्ही बाळ गोपाळ नंदजी प्रेमाने घरते माझे सनाथ करणे हरी गृहस्थाच्या घरा पाय धुळीने पावन करा देवता अग्निनी गंगा पितरे तृप्तती पदी तुमचे धुनी पाय बळीने यश मेळिले गाती संत सदा जाते भक्ताना गती श्रेष्ठती तुझ्याची पदीची गंगा त्रिलोक तापनाशिते खरे पवित्र ते तीर्थ शंकरे शिरी घेतले देवांचा देव तू स्वामी कीर्तनीय तुझ्या दिला यशा गाती तुला मी प्रणिपातितो श्री भगवान म्हणाले काका मी दाऊच्या संगे येईन आपुल्या घरा यदूंचा शत्रुतो कंस मारिता सुखवीन मी श्री शुकदेवजी सांगतात भगवान बोलता ऐसे काका ते हिर मुसले नगरी जाऊनी कंसा सांगोनी घरी पातले दुसऱ्या दिनी तिसऱ्या प्रहरी कृष्णनी बोलो मथुरा पाहण्या गेले नगरी त्या प्रवेशुनी किल्ल्या थे स्फटिकीच भिंती गोपूर तैसे बहुफाटकेही सुवर्णद्वारे ती भिंती सतांबे पितळो हि होते प्रवेश न्याला बहुतो कठीण असाची होता चरतो जलाचा स्थळोस्थळी त्या रमण्यास बागा शोभा अशी शोभली थोर तेथे ते चौक मोठे धनको महाल ओटे सभास्थान निथोर वाडे घरे हि तेथे अतिरम्य तैसी जेणे पुरा वाढतसेची शोभा वैडूर्य रत्ने पवळे निमोती यानी झरोके सजले हि सज्जे बाजार चौकी पडले सडेनी स्थळी स्थळी अंकुर पुष्प शोभा दारावरी ते घट चंदनाने, दया दुधाने बहुचो पडिले सपुष्प फांद्या सफला हि काही वस्त्रे असे ते घट शोभलेले सबाळ गोपाळ नित्या बळीच्या पुरात गेला हरित्या पथाने उत्साही स्त्रिया चढल्या जिन्यात पहावया श्री हरितो ते घाईत वस्त्रे अनदागिनेही ल्यायाची स्त्रिया उलटे तसे की पायात झुबके नुपुरेही करणी एकाच नेत्री कुणी अंजनोते उष्ट्या कराने कुणी पातल्या की नस्नान कोणी उठणे तसेची झोपेत कलगा कुणी ऐकला ती तशीच गेली हरी पाहण्याला बाळास माता स्तन पाजताना टाकून गेल्या हि जिन्यावरी की हत्ती परी मस्तित कृष्ण चाले प्रगल्भ हास्या बघता हरीच्या आनंदले ते नरनारी सर्व हास्यात त्याने मन चोरिले की होत्या श्रवून ललना हरीच्या लिला त्या पाही हसून हरिही तव त्या स्त्रियानी तो धारिला हृदयनी पुलकित झाल्या व्याकुळ चित्त अजिते बहुशांत झाले सज्जात जाऊनी कृष्णा नारीनी पुष्प वाहिले मुख स्त्रियांची ती प्रेमाने फुलली पहा त्रिवर्णे दही भातोनी हार चंदनार्पुनी कृष्णनी बलरामाला या परी पूजिले असे पाहता भगवंताला वदले धन्य गोपित्या कोणते तपते त्यांचे परमानंद पाहती रंगारी रजको कोकोणी कृष्णे येताची पाहिला मागे कृष्णतया वस्त्र जे असे बंधोदे असले वस्त्र पुरेल मजला तसे अधिकारा म्हातैसा भद्र होईल की तुझे परिपूर्ण असा कृष्ण त्याचेच सर्व विश्व हे रजको मूर्ख कंसाचा क्रोधाने वदले असे राहता जंगली तुम्ही तिथे हे मिळतेच का उद्दाम जाहला तुम्ही राजाला लुटताय का नो जा पळा तैसे जगणे इच्छिता तरी राजभृत्य तुम्हा आता मारोनी लुटतील की ऐकता क्रोधला कृष्ण मिठीने मान आवळी रजको मरुनी खाली धरेशी पडला असे धोब्याचे भृत्यते सारे गठ्ठे टाकोनी धावले कृष्णाने सर्व ते वस्त्र अपुल्या करी घेतले स्वतःने सला कृष्ण बळीदाऊ सही दिले गोपाना दिधले साऱ्या बाकी तेथे केले जाता सर्व पुढे थोडे भेटला शिंपिक्याजला कृष्णाचे रूप पाहोनी हर्षाने वस्त्र तो वस्त्रानी शोभले बंधू उत्सवी जनुते द्वय हत्तीची सजली पिल्ले कृष्णनी श्वेतवर्णी हे कृष्णे प्रसन्न होवोनी शिंप्याला धननी बल अतिंद्रियाशी शक्ती देवोनी भक्ती ही दिली पुन्हा कृष्ण सुदाम्याया माळ्याच्या घरी पातले पाहता वंदिले त्याने डोके भूमी सटे कुणी आसने घातली आणि धुतले हात पायते तांबूल चंदने हारे विधीने कृष्ण पूजितो वदे कृष्णा तुम्ही दोघे पातले धन्य मी अजी पवित्र जाहले कुळ चौरुणी मुक्त जाहलो दोघेही जनकल्याणा जन्मले पृथ्वीवरी ज्ञानबलादी अंशाने घेतला अवतार भजका पावशी तूनी तुला ना भेद तो मुळी जगाचा सुरुदो तूची तूची सर्वात व्याप्त की दासमी करणे आज्ञा सेवा काय करू तुम्हा कृपेने देशी तू आज्ञा नियुक्त करीशी तुची राजेंद्र स्तविता माळी कृष्णाचा हेतू जाणूनी प्रेमाने पुष्पमाला त्या गंधीत अर्पिल्या द्वया गोपाना दिधले तेव्हा प्रसन्न कृष्ण जाहला शरणागत त्या माळ्या श्रेष्ठची वरते दिले सुदामा वदला कृष्ण जीवा आत्माची तू प्रभो सर्व रूप तुझ्या पायी दया साची दे तो तो वर दिला कृष्णे अक्षयी धनही दिले कांती कीर्ती बलो आयु त्या देता निघले पुढे इथे श्रीमद भागवते महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोके मराठी रूपांतर एकेचाळीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू